Puneri Awaaz 107.8 FM world renewal spiritual trust का सामुदायिक रेडियो खुश रहो खुशियां बाटो नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one nought seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आपण एक मुलाखत कार्यक्रममध्ये आजचे विशेष पाहुणे आहेत प्रकाश वसंत फासे सर जे रिटायर्ड एच एम आहेत आणि जलगावपासून ते आता पुणेला राहायला आलेत जलगावमध्ये त्यांनी आपला पूर्ण वेळ दिला विद्यार्थ्यांसाठी त्यावेळी त्यांनी जे काम केलेत ते आज पण आपल्याला एक उदाहरण स्वरूप मी जेव्हा त्यांना ऐकलो असं वाटलं की आज असे टीचरची असे प्रिन्सिपल्सची गरज आहे एक साहित्यिक व्यक्तित्व आहे त्यांच्याकडे आणि कुठल्याही गोष्टीला चारी बाजूनी विचार करून बोलण्याची एक त्यांची रमणीक आणि एकदम शार्प पद्धत आहे त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही त्यांना ऐकणार तेव्हा तुमचे मनातले जे बंद असलेले <laughs> खाणे आहेत ते उघडून जातील आणि कुठेतरी एक नवीन वाटचाल तुमच्या मनात सुरू होऊन जाईल अशी आशा व्यक्त करतो आणि एकदा प्रकाश वसंत फासे सरांना खूप खूप स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रमात नमस्कार नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि पहिल्यांदाच तुमची आवाज रेडिओ पुणेरी आवाजमध्ये आपले श्रोता ऐकतात त्यांच्यासाठी आपला परिचय व्हा म्हणून तुम्ही स्वतःबद्दल सांगा काही नाही जन्मगाव माझं भडगाव आहे जळगाव जिल्ह्यातलं आई वडील आणि मी जन्मगाव तेच वडील पोलीस पासून पी एस आय पर्यंत नोकरी झाली त्यांची आणि अक्कलकोयाहून ते सत्तर साली रिटायर्ड झाले अठ्ठ्याऐंशी साली वारले पंच्याहत्तराव्या वर्षी आई एकशे चौऱ्याण्णव्या वर्षी वारली आणि जळगावला जे लालजी नारायणजी सार्वजनिक हायस्कूल आहे तिथं मी तीस वर्ष सेवा केली उपशिक्षक म्हणून संस्थेचीच कन्या शाळा आहे तिथं चार वर्ष पर्यवेक्षक राहिले आणि परत शेवटी माझ्या शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले जळगावमध्ये संस्कार भारती आशा फाउंडेशन तरुण भारत वृत्तपत्र इथं मी विविध ठिकाणी काम केलं संस्कार भारतीत मी मंत्री होतो तरुण भारतमध्ये मी दीड वर्ष संस्कार थोरांचे ही दर रविवारी मालिका लिहिली जळगाव आकाशवाणी केंद्रावरही इतिहासाच्यावर बोललो मी जबाबदारी म्हणजे काय याच्यावर बोललो लोकमत सकाळ तरुण भारत इथे माझे राष्ट्रपुरुषांवर लेख आले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना पंचवीस वर्ष हातात पुस्तक न घेता इतिहास शिकवला मी मी गुरुही नाही शिक्षकही नाही मार्गदर्शक आहे आणि शेवटपर्यंत विद्यार्थी आहे मुलांना मी आवडलो मुलांना मी आपला वाटलो याचं कारण शिकवताना मी व्यवहारातली असंख्य उदाहरणं दिली त्यामुळे त्यांना इतिहास त्यांची जी प्रतिक्रिया होती हा बोर विषय ती राहिली नाही सकाळतर्फेच कार्यक्रम होता माझी वेळ तीन वाजता आली साडेतीन तास मुलं बसलेले होते आणि मी स्टेजवर माईककडे जायला लागलो त्याला मला संयोजकांनी चिठ्ठी दाखवली इतिहासासारखा बोर विषय सगळ्यात शेवटी का ठेवला चांगल्या वेळा चिठ्ठी दाखवली असं म्हणण्याचं कारण अकरा वाजेपासून जी मुलं बसलेली होती ती कंटाळून गेली होती अगदी केव्हा संपेल एकदाचं म्हणजे ती उठण्याच्याच बेतात होती आणि माझं व्याख्यान सुरू झाल्यावर कारण प्रत्येकाला अर्धा तास वेळ दिलेली आहे त्या अर्ध्या तासात मुलं कुठं हल्ली नाही आणि भाषण संपल्यावर त्यांनी जो टाळ्यांचा कडकडाट केला आणि संपादक श्रीयुत विश्वास देवकर हे तिथे उभे होते मागच्या भिंतीजवळ त्यांनी ज्या टाळ्या वाजवल्या हीच माझ्या त्या बोलण्याची पावती होती त्यांचं शिक्षण प्रबोधिनी ही संस्था त्यांनी स्थापन केली होती त्यामार्फत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मी पास होणारच याच्यावर आम्ही व्याख्यान दिली प्रत्येकाला अर्धा तास दिलेला असायचा आणि विषय मला नवीन नाही बोलणं मला नवीन नाही शाळेमध्ये मी इतिहास विभागाचा प्रमुख म्हणून बारा कार्यक्रम केले आणि असे कार्यक्रम करायचो दरवर्षी की मुलगाच प्रास्ताविक करणार मुलगाच सूत्रसंचालन करणार मुलगाच आभार मानणार आणि ज्या कोणा एखाद्या व्यक्तीला बोलायला सांगितलं असेल त्याला दहा मिनटं दिले असतील तर सात मिनटं दिले ब चाळीसाव्या मिनिटाला बेलचा ठोका पडताना कार्यक्रम संपलेला असणार <laughs> आजही वयाच्या बहात्तराव्या वर्षी मला जर कोणी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं सर तुम्हाला चाळीस मिनटं दिलेत तर घड्याळ खाली ठेवून मी पस्तीसाव्या मिनटाला थांबतो म्हणजे नियोजन हे फार पक्क आहे वडिलांनी पाचवीपासून पहाटे चारला उठवण्याचे संस्कार जे घा दिले घालून ते आजही मी पहाटे चारला जागा असतो सकाळी उठून खासदार बारणेंच्या दत्त मंदिरात सहाला जातो त्यांच्या मोठ्या भावाशी चांगलं मित्रत्व जोडलेलं आहे अच्छा आमचा ऑल इज वेल ज्येष्ठ नागरिक संघ आहे टांगे चौकात शिवाजी पुतळ्यापाशी बसतो मी वाढदिवस वगैरे साजरे होतात परदेशी कोणी जाणार त्याचे सत्कार समारंभ होतात केरळसारख्या घटनेत आम्ही यथाशक्ती आमचा वाटा उचलून सकाळ वृत्तपत्रात निधीला देतो सहली काढतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुखापेक्षा दुःखात कोणी अडचणीत असेल कोणी आजारी असेल आमच्या हॉस्पिटलमध्ये राहण्याची सुद्धा तयारी असते अशा रीती तीन वर्ष चाललेली आहेत आणि मी बोलायचं नसलं तरी लोक म्हणतात सर तुम्ही बोललंच पाहिजे आणि दोन किंवा तीन मिनटाच्यावर मी बोलत नाही जळगावला ओळीने लागोपाठ पंच्याऐंशीचे मॅट्रिकचे पासआउट शहाऐंशीचे नव्वदचे एक्क्याण्णवचे देवदुर्लभ सत्कार केले त्यांनी आमचे तिथेही संचालक म्हणायचा की सगळ्यांना गुरुवार्यांना दोन मिनटं फासे सरांना पाच मिनटं तिथेही मी तीन मिनटात आटपायचो आणि आज मला इथे येण्याचा जो विशेष आनंद आहे ज्यांनी मला आणलं पांढारकरांनी त्यावेळेला मी म्हटलं प्रत्येक गोष्ट पैशात मोजायची नाही माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे मोफतला काही किंमत नाही पण प्रत्येक ठिकाणीच हे वाक्य लागू होतं असं नाही जळगावला एकोणीसशे ब्याऐंशी साली पिंपराळा उपनगर आहे तिथं स्वाध्याय परिवारातर्फे बावीस दिवस बावीस संतांवर व्याख्यान होती मला विवेकानंद विषय दिला होता मागे श्री भगवान श्रीकृष्णाचा सुदर्शन चक्रधारी फोटो होता आयोजकांनी माझी ओळख करून दिली लाना हायस्कूलमधले सर आहेत आपल्याशी विवेकानंदावर बोलणार आहेत मला फक्त एक गुलाबाचं फुल आणि नारळ मिळालं साडे अकराला व्याख्यान संपलं श्रोत्यात नाही कुठला ना आम्हा दोघा नवरा बायकोंना दूध प्यायला घरी घेऊन गेला त्यानंतर तीनशे ठिकाणी मी विवेकानंदावर बोललो दीड हजार रुपयापर्यंत मला पाकिटात पैसे मिळाले पुण्यासारख्या परिसरात सुद्धा लिंक रोड गजानन महाराज मंदिर गुरुमहिमा श्रीधरनगर दत्त मंदिर तानाजीनगर दत्त मंदिर तानाजीनगर ज्येष्ठ नागरिक संघ संचेती हायस्कूल नृसिंह हायस्कूल जुनं सांगवी इथं मी विवेकानंदावर बोललो आहे आनंद ज्येष्ठ नागरिक आनंद ज्येष्ठ नागरिक संघात संक्रांतीवर बोललो आहे शुभमकर सोसायटीत दत्तावर बोललेलो आहे दत्त जयंतीला चाफेकरवाड्याच्या समोरच्या राम मंदिरात रामदास स्वामींवर बोललो आहे तर बोलणं मला नवीन नाही अजिबात हो परंतु माझ्या घरासमोरच स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे तिथं मी दर रविवारी पावणे दहाला जातो आणि दहा पाचला मुलांना संस्कारावर सांगून तिथलं प्रसाद म्हणून मानधन नाही प्रसाद म्हणून श्रीफळ घेऊन येतो असे आत्तापर्यंत सव्वाशे रविवार गेलो मी <laughs> लहान मुलांमध्ये वावरणं लहान मुलांमध्ये बोलणं आणि बावन्न सा दोन हजार एकपर्यंत मी एकही कविता केली नाही भाषणं भरपूर केले लेख भरपूर लिहिले पण कन्याशाळेत गेलो आणि कविता करायला गेलो आणि व्यक्तिगत कविता खूप लिहिल्या मी खूप म्हणजे खूप पत्नीवर माझ्या सखी म्हणून पंचवीस कविता आहेत त्यातल्या फक्त चार ओळी ऐकवतो मी तुम्हाला नाही मी बोलणार नाही मी बोलणार काय तुम्ही माझे करणार बोलण्यात नसतो अर्थ तर कशाला बोलायचं व्यर्थ बोलून नसतो फायदा न तर न बोलणेच हा कायदा असा तिचा स्वभाव आहे त्यामुळे माझी संसाराची गाडी अतिशय व्यवस्थित चालू आहे कारण एक बाजू जी आहे ती इतकी भक्कम आहे आणि शांत माझ्या आईची जी वीस वर्ष पलंगावर होती तिने जी सेवा केली स्मशानात प्रत्येकाने तिचं नाव घेतलं ही माऊली होती म्हणून म्हातारी इतके दिवस राहिली यातच सगळं आलं जळगावला माझे सगळे डॉक्टर विद्यार्थी आहेत फक्त एक फोन करायचा अवकाश की आईसाठी दोन मिनटात घरी येणार दात काढायला डॉक्टर घरी येणार एका एम डीकडे आई ॲडमिट होती तीन दिवस E C G special room तीन तीनशेचे इंजेक्शन्स मी म्हटलं शेखर बिल किती झालं म्हणे कोणाचं म्हटलं आईचं सर माझी आजी आहे ती शून्य माझ्या मी ढसाढसा रडलो तिथे त्याला मी गाय उभी मागे पाठी मागे उभी असलेली भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली त्याच्या डोळ्यातनं पाणी आलं आजही मला दहावीचे विद्यार्थी भेटले कोणीतरी चिंचवड बाजारातनं मागणं मुलगी म्हणते सर तुम्ही इथं कुठे पुणे परिसरात माझ्या जवळजवळ सत्तर ऐंशी विद्यार्थी आहे हीच माझी ओळख आहे आणि हीच माझी केलेल्या कामाची पावती आहे की चाळीस वर्षांनी मुलगा मला म्हणतो मी माझ्या गेटमधनं बाहेर आलो समोरून कटिंग सलूनवाला आला पळत पळत तुम्ही जळगावचे का म्हटलं हो तुम्ही लाना हायस्कूलला होते का म्हटलं हो तुम्ही फासे सर ना म्हणे म्हटलं हो सर मी तुमचा चौऱ्याण्णवचा विद्यार्थी आहे अजून काय पाहिजे हो या देहाला साधा मराठी विषय माझा दहावीपर्यंत इंग्रजी शिकवलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या दोन मुलांवरून दीडशेपर्यंत मुलं नेली परीक्षेसाठी नंतर साने गुरुजींचं गीताईचं अठरावा अध्याय पंधरावा अध्याय मुलांकडनं गीताईचं पठण करून घेतलं भरपूर दिलं ह्या शारदा मातेने मला माझ्यासारख्या सामान्य शिक्षकाला तुमचा विश्वास बसणार नाही की आवांतर मराठी आणि इतिहासाला मुलं घरी शिकवणीला येतात मी त्यांना आणलं तुम्ही शिका डिसेंबरमध्ये अभ्यासक्रम पूर्ण होईल मी तुमचे पाच पेपर तपासून देईल संक्रांतीला मला बंद पाकिटात पैसे द्या मी उघडूनसुद्धा पाहणार नाही पण भावनिक जग आणि व्यवहारी जग वेगळं असतं अठरापैकी सहा मुलांनी मला तोंडच दाखवलं पुढच्या वर्षी मी त्यांना सांगितलं मग मी दोन टप्प्यात पैसे घेईल दोन जून दोन मेला रिझल्ट लागतो तर आठ वीस एप्रिलला माझ्याकडे नववीतल्या वीस मुलांचे वीस हजार रुपये खिशात होते ही मुलांनी दिलेली मला दाद आहे आजही एक मुलगा अभिमानाने सांगतो गुरुकुल क्लास चालवत होतो गुरुकृपा की दहावीचा फॉर्म चुकला म्हणून भर थोबाडीत मारणारे फासे सर त्यामुळे आज मी इथपर्यंत आलो आणि आवर्जून तो मला प्रत्येक कार्यक्रमाला बोलवतो एकदा त्याने माझ्या हातून बक्षीस समारंभ घडवून आणला आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो एके ठिकाणी मी विवेकानंदावर बोलत होतो गजानन महाराजांचं ते पारायण समाप्तीनंतर तीनशे साडेतीनशेचा जमा होता वृद्ध वयस्कर तरुण आणि विद्याधर पानट म्हणून गावकरीचे माजी संपादक तिथे हजर होते त्यांची जळगावात राणा प्रताप शाहीर म्हणून ओळख आहे अतिशय सज्जन माणूस वारले ते आत्ता त्यांनी ते माझं भाषण ऐकायला उभे होते आणि भाषण संपल्यावर मी त्यांना नमस्कार करायला गेलो त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला सर साक्षात साक्षात नरेंद्र उभा केला म्हणे आणि त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला त्यांच्या पायाच्या नखाची सर मला येणार नाही माझे डोळे भरून आले कारण तो प्रसंग असा होतो मी फक्त आहे ना वेळ तीन ते चार मिनटात तुम्हाला तो प्रसंग सांगतो की विवेकानंद उद्विग्न झालेले होते मात्या पित्याचा मृत्यू आई आईच्या आईकडे राहते जे लोक सकाळ संध्याकाळ जेवायला खायला होते चांदीचे ताटं होते सोन्याचे चमचे होते तिथं दोन वेळा जेवणाचे वांदे झाले आणि मग ते रामकृष्ण परमहंसांना भेटायला गेले तो इतिहास सांगायचा म्हणजे एक तास इथं जायला जाईल पण त्यांच्या आदेशाने ते पृथ्वीच्या भारताच्या परिक्रमेला निघाले तर ती परिक्रमा करत करत असताना कधी पायी कधी घोड्यावर कधी उंटावर कधी बैलगाडीत कधी ट्रकमध्ये कधी रेल्वेत असं करत ते राजस्थानला आले संध्याकाळचं वेळ असले तर ते राजस्थानचं ऊन होतं यांचे भगवे कपडे सगळं धुळीने अंग माखलेलं पायात त्या लाकडी खडावा घसा कोरडा खट पडलेला पाऊल कसतरी तरी टाकताय दुरून पाहिलं तर गावाच्या बाहेर वेशीजवळ एक झोपडं होतं मोडकं थोडं यांनी त्या मोडक्याच थोडक्यात दार झोपडीचं दार खटळलं आतून एक अतिशय जखड म्हातारी धनुष्यासारखी वाकलेली काठी घेण्याची ऐपतने एक फांदी हातात तिनं डोळ्यावर हात करून पाहिलं अरे कोणतरी महाराज उभा आहे तिला थोडीच माहिती आहे विवेकानंद आहे का काय एक तपस्वी उभा आहे कशासाठी आले महाराज तुम्ही काही नाही माई घसा कोरडा पडला आहे मला फक्त पाणी हवं आहे पाणी दे भाषण संपल्यावर माझ्या लक्षात आलं की हे वाक्य राहून गेलं एकादशीच्या घरी शिवरात्र आली <laughs> त्या बाईने घरी बोलवलं त्या आजीने आत त्यांना मोडकं तोडकं पाठ टाकला ती तीन दगडाची चूल होती काळं ठिक्कर पातेलं होतं जर्मनचं ते ठेवलं त्याच्यात पाणी टाकलं साखर कुठे आली हो गुळाचा खडा टाकला नाम मात्र दूध नाम मात्र तिला पाहिजे ना जवळ पैसे आणि ते रसायन उकळायला लागलं रटरटरट आणि तिनं ब्लाऊज नव्हे चोळीमधून एक पुडी काढली आणि ती त्याच्यात सोडली पितळी बशा वगैरे काही नाही पितळी म्हणजे एक पितळी ताटलीत तो चहा दिला पहिलाच घोट त्यांनी घेतला आपल्यासारख्यांनी नखरे केले असते आणि चहाचा घोट घशात गेल्याबरोबर स्वामीजी म्हणाले अमृत ए माई अमृत फारच सुंदर पण वाईट वाटून घेऊ नको दुःखी होऊ नको तू पोडीतनं काय टाकलं त्याच्यात काय सांगू महाराजा तुला नवरा मेला त्यावेळा काही नव्हतं किडूक मिडूक होतं ते त्याला इथं जा जाळलं काट्याकुट्यावर मुलगा गेला त्यावेळेला काही नव्हतं झाडाचा पालापाचोळा केला तिथं जाळ केला त्याला जाळलं त्याच्यावरची राख या पुढीत होती उत्तर कार्य करायला माझ्याजवळ पैसे नाही तू महाराजा म्हणजे तू स्वामी तुझ्या हातातली ती पितळीची ताटली म्हणजे गंगा आणि मी टाकलेलं ती ती पूड म्हणजे ते तीर्थ आज माझ्या मुलाचं पतीचं उत्तर कार्य पूर्ण झालं हा जो प्रसंग होता ह्या प्रसंगाने आमच्या पानट सरांच्या डोळ्यात पाणी आलं असे तर असंख्य प्रसंग आहे त्यांचे विवेकानंदावर बोलायचं तर मला तीन तास सुद्धा कमी पडतील पण मी त्यांचंच एक वाक्य सांगतो एक दोन तीन कोटेशन सांगतो थांबायचं आहे ना दोन तीन कोटेशन सांगतो माझ्या बोलण्याला पूर्ण विराम देतो ते म्हणतात ईश्वर मंदिरों में नाही मस्जिदों में नाही गिरिजाघरो मे में नाही ईश्वर मंदिरात नाही मशिदीत नाही ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये नाही तर ईश्वर इस प्रकृती की हर बात में और हर इन्सान के दिल में बसा हुआ है उसकी पूजा करो you never see the God तुम्ही परमेश्वराला कधीच पाहत नाही but you always see the child of God परमेश्वराने निर्माण केलेल्या मुलाला पाहतात त्याची पूजा करा एक वेळ देवळात नाही गेला तरी चालेल एक वेळ देवळात नाही गेला तरी चालेल देवाला दोन हात नाही जोडले तरी चालतील पण दुःखितांच्या व्याधीग्रस्ताच्या मदतीसाठी पुढे केलेला एक हात दोन हातांनी जोडलेल्या हातापेक्षा जास्त मोठा असतो if you love me or if you hate me तुम्ही माझ्यावर प्रेम करा अथवा तुम्ही माझा द्वेष करा both are in my favour दोघंही माझ्या फायद्याचे if you love me if you hate me you are in my mind तुम्ही माझा तिरस्कार केला तर तुम्ही माझ्या मन बुद्धीत आहात but if you love me जर तुम्ही माझ्यावर प्रेम केलं तर you are in my heart आणि आयुष्य ही एक न संपणारी प्रार्थना आहे आणि त्यांचं महत्त्वाचं वाक्य निर्भय राहा भय हे सर्व दुःखाचं मूळ आहे भयापासून दूर केलात भयमुक्त झाला तर सुखच सुख आहे आणखी मी काय सांगणार सांगण्यासारखं बरंच आहे वेळेची मर्यादा आहे पण मी पुन्हा एकदा सांगेल या शारदा मातेने मला माझ्यासारख्या सामान्याला भरभरून दिलं आणि आज आईची आठवण तीव्र येते त्या आईवरची एक कविता सांगून मी माझे दोन शब्द संपवतो सावकाराची लाडकी तू तालेवार लेख सावकाराची लाडकी तू तालेवार लेख नाही कधी कुणाला घातली तू भीक सुनेच्या रूपात तुला लेखच मिळाली म्हणून तुझी जिद्द आजवर चालली सुनेच्या रूपात तुला लेखच मिळाली म्हणून तुझी जिद्द आजवर चालली जे जे मागितले ते ते त्या त्या क्षणी तुला मिळाले जे जे मागितले ते त्या त्या क्षणी तुला मिळाले जावई नातू तू तुला लाभले असे सद्भाग्य कुणाला मिळाले त्या माझ्या मातेला जन्मात तिला मनपूर्वक अभिवादन करून थांबतो नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one nought seven point eight F एमवर विशेष एक मुलाखत हा कार्यक्रम आपण ऐकत आहेत आणि प्रकाश वसंत फासे सर आपलं बरोबर आहेत त्यांनी आपला जे एक्झाम्पल आहे कुठे कुठे त्यांनी भाषणं केले त्यांनी कशा प्रकारे त्यांनी त्यांचा अनुभव जीवनाचा एक छोटासा टुरिझम आपल्याला सांगितलं आहे आणि आता एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकनंतर परत प्रकाश वसंत सरांशी आपण परत बोलूया आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one nought seven point eight F M आनंदी रहा हा आनंद लुटा घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला उठिल वकरी वनमाळे वनमाळे उठिल वकरी वनमाळे उदया चळे मित्र आला कनश्याम सुन्दरा नमस्कार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one nought seven point eight F एमवर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आणि आपला आजचे विशेष पाहुणे या कार्यक्रममध्ये आहेत प्रकाश वसंत फासे सर आणि फारच सुंदर त्यांनी एक्सपिरियन्स आपला शेअर केला नंतर त्यांनी एक स्वामी विवेकानंदचं जे माउंट आबूचा हा उदाहरण त्यांनी दिला राजस्थानचं एक उदाहरण दिला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक नवीनता ऐकायला भेटलं असे बरेच काही गोष्टी त्यांचे जे सांगतात ते फारच सुंदर वाटतो आणि ऐकणाऱ्या लोकांना कुठेतरी नवीन वाटचाळ मिळतो आणि त्यांचे विचारांमध्ये एक पॉझिटिव्हनेस येतो आणि एक धार्मिक किंवा सोशल जे समाजसेवा म्हणतात ते त्यांच्यामध्ये निर्मित होतो आणि आता आपण परत एकदा त्यांचं स्वागत करून मी त्यांचे एज्युकेशन जे आहे ना कुठे कुठे झालेत आणि <laughs> सुरुवातपासून कसे कशी त्यांची एज्युकेशन त्यांनी घेतलं आणि कशाप्रकारे प्रकारे त्यांचा बी एड झाला हे सर्व आपण एक स्टोरी त्यांच्याकडून ऐकूया फासे सर मला एक विचारायचं म्हणजे तुमच्या अगदी वेगवेगळ्या विषयावरती भाषणं असतात पण एक मराठीवरती पण तुमचा एक व्यंगात्मक संभाषण आहे ते थोडक्यात तुम्ही सुरुवातीला सांगितलं तर बरं होईल <laughs> या शैक्षणिक प्रवासात मला एक जाणवलं मराठीचा शिक्षक आहे मी त्या मराठीची सुद्धा काही वेळा का रे काय मिळालं सिनियर शिक्षक काय म्हणतो मराठी मराठी <laughs> आठी मर ही ऐराणी झाली आता मराठी भाषा दर मा बारा मैलावर बदलते याचा अनुभव मला पहिल्यांदा आला मी मामाकडे गेलो आणि म्हटलं त्या बायका काय करताय तर त्या एकदम चिडल्या माझ्या वहिनीला नाकी न आले समजूत घालताना त्यांना कळलं नाही हो बाया म्हणायचं बायका म्हणजे बायको होतं बाय नंतर आयराणीत कसं म्हणता कोणशे ये ये म्हणा फुईना अंडोरशे आता फुई म्हणजे काय आत्या अंडोर म्हणजे काय मुलगा यो म्हणा डिकराशे डिकरा म्हणजे पुतण्या लग्न नुकतंच झालेलं बायको नवीन नवीन लग्न झालेलं आलेली मी म्हटलं बायकोला म्हटलं पट्टी आण ती फुलपट्टी घेऊन आली आता आमच्याकडे पट्टी म्हणजे सतरंजी नंतर ती म्हणे सांगली आण तिचा फक्त भूगोल पक्का असल्यामुळे तिला सांगली म्हणजे सांगली वाटलं सांगली म्हणजे तांब्या नंतर भंपराण म्हणजे मोठा प्याला असे मराठीचे शब्द प्रयोग आहे नांदेडमध्ये मी शिकत होतो शिक्षक सुद्धा म्हणेल उभा टाक उभा राहणे उभा टाक कुठं टाकायचं आणि मराठी तर इतकं विचित्र आहे त्याने असं करायला पाहिजे नको होतं करायला पण पाहिजे पण नको पण होतं पण आणि मुलांना मी कुठं हसवायचो मेडिकल स्टोअरमध्ये एक जण येतो तोंड जुलाबाची गोळी द्या पोट दुखायची गोळी द्या आणि म्हणजे पोट दुखण्याची गोळी असते का पोट दुखणं बंद होण्याची गोळी असते <laughs> मालवणला मी एका कार्यक्रमात होतो एका पोलिसाबरोबर साहेबाचा मुलगा मी मी साहेबच तिथं चाललो होतं यो म्हणा झीलशे यो म्हणे चढूशे म्हटलं झील म्हणजे काय झील म्हणजे मुलगा आणि चढवा म्हणजे मुलगी हे कोळी शब्द आहे खैसर गेला होता हायसर गेलो होतो <laughs> आणि प्युअर खानदेशी म्हणजे घेऊन घे देऊन टाक जाऊन ये काहीतरी एक म्हणणं होम इन्स्पेक्टरच्या मुलाबरोबर मी परभणीला बाजारात गेलो नववीत होतो मी मी त्याला म्हटलं दिलपसंद क्या भाव आहे त्याला कळेच ना दिलपसंत म्हणजे काय त्याला वाटलं दुकानदाराचं नाव आहे का मी म्हटलं अरे दिलपसंत म्हणजे ते ढेमस <laughs> मिठाई ढेमस ढेमस हिरवे छोटे आणि नांदेडला गेलात तर तुम्ही काय म्हणाल कद्दू कैसा दिया प्याज कैसा दिया आलू कैसा दिया बके अलमारी का आहे हे सगळं उर्दूचा प्रभाव कोल्हापूरकडे गेलं त्याची शाळा केली म्हणजे त्याचा मामा केला <laughs> असे शब्दप्रयोग वेगवेगळे आणि त्याचे अर्थविचित्र होतात आणि त्याच्यामुळे काही वेळा विनोदही होतात तर हे लक्षात घ्या तुम्ही शब्दाचा लहेजा शब्द वापरायचा कसा फेकायचा कसा शब्दाचा अर्थाचा अनर्थ काय होतो मी मुलांना नेहमी म्हणायचो चिंता आणि चिता याच्यात काय फरक आहे मुलांना कळायचं नाही अरे म्हटलं एकावर अनुस्वार एकावर अनुस्वार नाही चिता म्हणजे नाही सांगतायत मुलांना मग मुलांना सांगावं लागतं तुम्ही सिनेमात पाहतात कधी पाहतात लाकडं रचलेली असतात देह जळतो मग सरण म्हणा ना सरण <laughs> म्हणजे मुलं असं म्हणतात म्हटलं चिता एकदाच जाळते आणि चिंता माणसाला आयुष्यभर जाळते <laughs> फारच सुंदर तुम्ही शब्दरचनावरती मराठीबद्दल सांगितलं आणि खूप खूप धन्यवाद तुमच्या परत एकदा प्रकाश वसंत फासे सरांचा स्वागत आत्ताच्या भागात तुम्ही माझा धावता प्रवास ऐकलात आता अगदीच प्रारंभीपासून बोलायचं तर बालवाडी चाळीसगावला प्राथमिक शिक्षण धरणगाव पाचोरा यावलला माध्यमिक शिक्षण मराठवाड्यात पाचवी ते सातवी नांदेड न आठवी नववी परभणी पाथरी बोरी पुन्हा दहावी अकरावी चाळीसगाव आनंदीबाई बंकट हायस्कूल तुमचा विश्वास बसणार नाही माझी मुलं तर मला देव मानतात मी देव नाही गुरु नाही शिक्षक नाही मार्गदर्शक हे सांगितलं पण मित्रांनो अकरावीला मी नापास झालो <laughs> वडील म्हणे पुनश्च ओम त्या वडिलांची बदली पी एस आय म्हणून पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणून दापोलीला झाले मालवणला झालेली मालवण म्हणजे पूर्णपणे गोवा संस्कृतीचा कोळी संस्कृतीचा प्रभाव पण शाळा अत्यंत उत्कृष्ट आजचे पालक बालवाडीपासून मुलांची काळजी घेतात माझ्या वडिलांना माझ्याकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता मी एकुलता एक बहीण सातव्या व सातवीत असतानाच लग्न होऊन नवऱ्याकडे गेलेली मोठी बहीण आणि मी एकटा पण एकुलता एक म्हणून लाड नाही टायमाचं बंधन एक छोटासा प्रसंग सांगतो तुम्हाला चौथीत होतो मी आणि वडिलांना मी पोलीस स्टेशन गावाबाहेर त्याच्यापुढे शाळा पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो म्हटलं वडिलांना भाऊ म्हणायचो मी भाऊ मला पेनची टा टाक घ्यायचा आहे टाकाची नीप घ्यायची आणि किती लागतात म्हटलं आणा म्हणजे त्यावेळेच्या दोन दिडक्या सोळा आण्यातले एक आण्याचा अर्धा भाग आणा तो आणा घेतला मी दहा पावलं गेलो बुरुज होता तिथे एक भोईण बसली होती फुटाणे विकणारी मला माहिती होतं अर्धाण्याला नीफ येत नाही दिडकीला आहे मी दिडकीची नीप फुटाणे घेतले दिडकी खिशात ठेवली आणि पहिली फक्की टाकणार तोडपर्यंत मागून आवाज आला आवाज कसला गर्जनाच हो प्रकाश मी गेलो मी आईला माई म्हणतो त्यांनी खिशातनं दोन पत्र काढली आणि त्यांनी सांगितलं की हे पत्र तुझ्या माईला दे काय खातोय म्हणे म्हटलं फुटाणे पैसे कोणी दिले म्हटलं तुम्ही दिले ना आत्ता तू ते सांगितलं म्हणे म्हण नाही म्हणलं ते खोटं बोललो मी एक दीड केलं आहे ते चल आज चल पोलीस स्टेशनमध्ये सग त्याला ते जमादार होते सगळ्यांच्या समोर मला कान धरायला लावले पंचवीस बैठका मारायला लावल्या नंतर त्यांच्या डोळ्यात पाणी चार आणि माझ्या हातावर ठेवले आणि त्याला पहिला संस्कार झाला माझ्यावर खोटं बोलू नका बघा कसं असतं बराबर कॅलेंडरचेही पानं उलटणार नाही इतकी बराबर पानं उलटली रत्नागिरीला होतो मी कॉलेजच्या पहिल्या वर्षाला वडील पी एस आय झालेले होते ते दापोलीहून आले ड्रेसमध्ये होस्ट कॉलेजकडे मी नुकताच बाहेर पडलो होतो पेपर देऊन किती पेपर झाले म्हटलं दोन कोणते झाले म्हटलं इंग्रजी आणि लॉजिक कसे गेले म्हटलं इंग्रजीचा एकदम टॉप गेला लॉजिक म्हटलं कोरा टाकला म्हणजे दोन महिन्यात तुला काही आलं नाही कोरा टाकला म्हटलं जे झालं ते सांगितलं म्हणजे चौथीत झालेला संस्कार त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्यावर आजही बिमलेलं आहे आजही कधीच खोटं बोलायचं नाही आणि रत्नागिरीला तीन वर्ष कॉलेजला काढल्यावर मला घ्यायचं होतं राज्यशास्त्र राज्यशास्त्र पॉलिटिक्स म्हणून मी सोलापूरला निघालो कोणीतरी रस्त्यात मला म्हणलं राज्यशास्त्राला काय घेतो तू कोल्हापूरला तर स पंचवीस विषय होते फायनलला बी एला पंचवीस विषय आणि सगळ्यांचे मिळून इंग्रजीचा क्लास व्हायचा म्हणे तू कोल्हापूरला उतर म्हणे आणि इतिहास घे त्याला नुकतंच कॉलेज युनिव्हर्सिटी एरियात गावाबाहेर गेलेलो होतो आणि माझा एक विषय राहिला होता म्हणजे जो पेपर मी कोरा टाकला लॉजिक तो सुटला आणि इंग्रजी राहून गेला तर म्हटलं ते ऑक्टोबरला क्लिअर करू आपण प्रिन्सिपलनी माझा अर्ज घेतला आणि माझ्या तोंडावर फेकला की एटीकेटीवाल्यांना अलाउड टू कीप टर्म आम्ही ॲडमिशन देत नाही वडिलांचं डोकं पोलिसी खाक्याचं चाललो म्हणे मी मला कोल्हापूर उत्तर दक्षिण माहीत नाही कोण काय माहीत नाही मी तिथं त्यांचे पाय धरले रस्त्यात म्हटलं तुम्ही ऑफिसर्स क्लबवर जा मी येतो एक तासात मी ऑफिसला गेलो गेलो हेड क्लार्कला गाठलं त्याला म्हटलं व तुमच्या शाळा कॉलेजचं नाव ऐकून मी आलो पहा म्हटलं फासे साहेब तुम्ही काही काळजी करू नका उद्या दहाला याने ॲडमिशन घेऊन जा <laughs> त्याप्रमाणे वडिलांना रात्रभर थांबवलं दुसऱ्याशी कॉलेजला ॲडमिशन झाली वर्ष अतिशय चांगलं गेलं त्या घाईगर्दीतही मी रोज जिममध्ये एक तास घाम गाळायचो सकाळी उठून ग्राउंडला पंधरा राऊंड मारायचो अंबाबाईच्या देवळाच्या मागेच राहायचो मी जुन्या राजवाड्याच्या तिथे कार्डेकरवाड्यात अत्यंत चांगले दिवस गेले head of department Mishra sir होते ते हिंदी मिश्रित मराठीत शिकवायचे त्यांनी एकाला साठपैकी साठ दिले आणि मला साठपैकी एकोणसाठ दिले मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो म्हटलं सर मला मार्क वाढवू नको माझं काय चुकलं फासे साहेब म्हणे काही इलेक्ट्रॉनिक आहे का राहिला असेल तुमचाही पेपर तेवढाच चांगला देऊ का साठपैकी साठ म्हटलं नको आणि हिस्ट्रीचे टीचर कांदळगावकर होते त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झालेला होता त्यावेळेस शिवाजी शिकवता शिकवता शिकवता ते बिस्मार्ककडे चालले जायचे मी नुसता आरामशीर बसायचो काहीच सुचायचं नाही <laughs> डिसेंबर महिना उजाडला त्याला माझ्या लक्षात आलं आपल्यावर शिवाजी आणि शिवकालाचा एकही शब्द नाही दोन पुस्तकं कॉलेजच्या लायब्ररीतून दोन गावातल्या शैक्षणिक लायब्ररीतून दोन मित्रांच्या नावावर आणि एक प्रोफेसरकडचं सात पुस्तकं घेऊन रात्री मी नऊ नोट्स काढायला बसायचो रात्री नऊ ते पहाटे चार त्याच्यानंतर जिम पंधरा राऊंड मग गार पाण्याची आंघोळ तुमचा विश्वास बसणार नाही एकेका प्रश्नाचं उत्तर तीन तीनशे ओळी असायचं त्यावेळेला मला सत्तर मार्क पडले शिवाजी काळात आणि तेव्हापासून शिवाजी महाराज जे माझ्या डोक्यात बसले आणि हृदयात जाऊन बसले ते आजपर्यंत कायम आहे असा माझा बी एचा आहे प्रकार बी <laughs> एडचं उदाहरण याच्यापेक्षा वेगळं औरंगाबादला होतो मी तीस पाठ होते मी सहा महिने नोकरी केली असल्यामुळे आम्हाला वीस पाठाची सूट होती आणि पंधरा पाठ आधी व्हायचे मग राहिलेले पाच पाठ नंतर व्हायचे तर माझे मराठीचे पाठ जे होते त्याचे सर अतिशय कडक होते त्यांची मला काळजी मी त्यांना लेसन नोट दाखवायला गेलो त्यांनी लेसन नोट वाचली माझ्या तोंडावर फेकले आणि मला आणि फासे ते मॅगझिन्स ऑफ टीचिंग कशासाठी शिकलात तुम्ही सोप्याकडून कठीणाकडे पेपरसाठी का म्हणे असे शिक्षक मला लाभले आणि बुगदाणी सर हिस्ट्रीला निरीक्षक होते पहिले पाच मिनटं ते नाही आले की नंतरच्या उत्तरार्धात येणार आहे <laughs> पहिल्या तासापासून पाठापासून शेवटच्या पाठापर्यंत शेअर आहे मला आजही आठवतो शिक्षक आत्मविश्वासाने शिकवतात अशा तऱ्हेने माझं बी एड झालं पाच दिवस कॉलेज दोन दिवस लेक्चर पाठ द्यायला जायचं सकाळी पाठ नसेल तर दुसऱ्याचे पाठ ऑब्झर्व करायचे दुपारी पाठ असेल तर सकाळी दुसऱ्याचे ऑब्झर्व करायचे एक लेसन माझा प्राचार्यबाईंनीसुद्धा पाहिला त्यांना काही नाही सापडलं तर ती खाजगी शाळा खाली कचरा होता वर्ग शिक्षकाने स्वच्छतेकडे लक्ष द्यावे हे शेरे माझ्या अजूनही लक्षात आहे <laughs> आणि खूप खूप समाधान मिळालं चांगले शिक्षक मिळाले देशपांडे म्हणून एक प्रोफेसर होते इव्हॅल्युएशन शिकवायचे ते ते बाहेर पडताना बोर्डवर शेवटी ग्रहपाठ लिहिलेला असायचा मूल्यमापनाचे तंत्र त्या इव्हॅल्युएशनच्या पुस्तकावरचं मुखपृष्ठ मला आजही आठवतं शिवाजी महाराजांची योग्यता लिहा प्रश्नच चुकीचा आहे प्रश्न कसा पाहिजे होता शिवाजी महाराजांची प्रशासक म्हणून योग्यत आल्या शिवाजी महाराजांची धर्म बाबतीतली त्यांची काय तत्त्व आहे त्या म्हणून योग्यत आल्या शिवाजी महाराजांची महसूल विभागाचं म्हणून त्यांनी काम केलं त्याची म्हणून योग्यत आल्या मुलगा लिहितो उत्तर वा काय ते शिवाजी महाराज काय तो त्यांचा घोडा काय तो त्यांची जिरटोप काय त्यांची ती भावानी तलवार प्रत्यक्षात शिवाजी महाराज घोड्यावर बसतच नव्हते घोड्यावर बसत होते आणि तिथं खाली एक मोठं लिहिलं होतं वा काय ते मार्क शून्य म्हणजे इतिहास असा थापांचा विषय वाटतो लोकांना मी मागच्या भागात उल्लेख केला की आम्ही जळगाव जिल्हाभर फिरलो मी पास होणारच तर प्रत्येकाला अर्धा तास दिलेला असायचा माझा अर्ध्या तासाची विभागणी असायची पाच चुका प्रत्येक चुकीला पाच मिनटं शाब्दिक चुका संदर्भाच्या चुका गोंधळ आत्मविश्वास आणि पाचवं म्हणजे आंतरराष्ट्रीय क्षेत्र थापा त्यात चीनच्या नेत्याला आम्ही अमेरिकेत नेऊन बसू अमेरिकेच्या नेत्याला रशियात आणून बसू प्रश्न अगदी सोपा असायचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणाऱ्या वीरांगना मुलं काय लिहायचे पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल अरे तुला वीरांगना कळत नाही आणि त्याच्याहीपेक्षा एकाने तर अगदी असं लिहिलं आद्य क्रांतिकारक पहिले मु आद्य क्रांतिकारक मुसलमान ते कोण आहेत खुदा के सिवा किसी की माफी मागना मैं हराम समजता हूं असं त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं हा लिहितो वासुदेव बळवंत फडके <laughs> विचारलंय मुसलमान मला नाव आठवत नव्हतं माफ करा अशफगुल्ला खान त्यांनी उत्तर दिलं आहे खुदा के सामने सा सिवा किसी की माफी मागणं मी हराम समजता हूँ आमचा मुलगा काय ना लिहितो माफी मागणारे मुसलमान का क्रांतिकारक आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके मी त्याला जवळ बोलवतो आणि त्याला सांगतो असली वासुदेव खां बळवंत खां फडके म्हणजे ह्या आंतरराष्ट्रीय थापा असतात मुलांच्या कोणी कुठे जातं मला एक प्रसंग आठवतो मी रस्त्यानं चाललो होतो समोरून एक बाई त्या मुलीला म्हणते जा जा ते फासेसर चालले त्यांना विचार ती पळत पळत आली काका काका माझ्या आईने सांगितलं तुम्हाला विचारा म्हटलं काय म्हणे युगोस्लेवाचे प्रमुख कोण आता मला सांगा मी काय इथे रस्त्याने राष्ट्रपुरुषांची याची नावं पाठ करत चाललो <laughs> मी तिला ठोकून दिलं फिडेल कस्ट्रो मी शाळेत आलो शाळेत जनरल नॉलेजचा विभाग सांभाळणारे एक होते एन सी सी होती त्यांना आम्ही मेजर म्हणायचो म्हटलं मेजर मला सांगावं क्युबाचा राष्ट्रप्रमुख कोण त्याने माझी मजा घेताय का सर तुम्ही अहो म्हटलं मी तुम्हाला विचारतो आहे खरंच त्याने फिडेल कस्ट्रो म्हटलं गोळी बसली बरोबर <laughs> तर मुलं अशी असतात त्यांना असं वाटतं की कुठेही हक्काचं तर मुलांमध्ये तुम्ही केव्हा जवळचे होतात ज्यावेळेला तुम्ही त्यांना आपलं काहीतरी देतात असा हा माझा शैक्षणिक प्रवास चालू झाला आणि त्याच्यानंतर संपूर्ण जळगाव शहरातनं मी एकटा होतो अंमळनेरमधून एक जण होता आणि न्हावी म्हणून एक गाव आहे तिथला एक जण होता असे आम्ही तिघं नववीचं इतिहासाचं पुस्तक बदललं म्हणून आम्ही कोर्सला होतो <laughs> नाशिकला तीन दिवस तिथे सुद्धा इतके विविध अनुभव आले आणि त्याच्यामुळे हळूहळू विषय तयार होत गेला आणि तिथं प्रत्येकाने सांगितलं कुठल्याने पण इतिहासाच्या पुस्तकावर काही करायचं म्हटलं की फार भीती वाटते कारण शब्दा शब्दाचा अर्थ बदलतात तुम्ही मी शिकत होतो त्यावेळेला काय विधान होतं मोहम्मद पैगंबराने पलायन केले आता काय शब्द आला मोहम्मद पैगंबराने स्थलांतर केले म्हणजे प्रत्येक शब्दाला अतिशय महत्व असतं आणि आजच्या काळात जिथं मीडिया फास्ट आहे प्रसारमाध्यमं फास्ट आहे तुम्ही शिंकलं तरी त्याची प्रचंड चर्चा होते <laughs> त्याला फार जपून बोलावं लागतं जपून नाही बोललं तर म्हणजे अंगावर आलं ते स्वीकारावं लागतं आजही एक राजकीय नेता आपली खतखत व्यक्त करतो स्वप्न पहा खूप मोठी स्वप्न पहा पण स्वप्न पाहिल्यावर काय होतं मी घरी बसलो <laughs> तर सत्य बोलणं सुद्धा पाप आहे म्हणून आज कसं आणि बोलण्याचे दोनच प्रकार आहे प्रियवादा आणि सत्यवादा सत्य प्रिय नसतं आणि प्रिय सत्य नसतं सत्य नसतं तर तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवा म्हणजे तुमचा प्रवास राहिलेला सुद्धा सुखावं होईल शांततामय होईल आणि मुख्य म्हणजे निरामय आरोग्याचं होईल फारच सुंदर फारच सुंदर तुम्ही आपलं एज्युकेशन टूर आहे त्याच्याबद्दल माहिती दिला आणि कुठे कुठे तुम्ही वडिलांच्या जे बदली होत असतील <laughs> त्यावेळी तुम्ही तुमच्या शाळाही बदली करायला लागलात आणि त्या प्रकारे तुम्ही टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या ठिकाणचं एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही जे अनुभव घेतला त्याच्याने तुमच्या टुरिझमचा जे ज्ञान आहे तेही वाढलं आणि प्रत्येक ठिकाणचं जे अनुभव आहे जे स्वभाव संस्कार आहे तेही तुमच्या लक्षात आला असेल आणि फारच सुंदर उदाहरण देऊन तुम्ही जे एक्सपिरियन्स आमच्या या रेडिओ मार्फत शेअर केला त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद आभार आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one nought seven point eight F M आनंदी रहा आनंद लोटा सफर कौन जाने कल किधर चांद की बहती नजर कह रही है प्यार कर जिंदगी है एक सफर कौन जाने कल किधर आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो विदाने में भी आ जाएगी बहार झूमने लगेगा आसमां झूमने लगेगा आसमां बादल बन उड़ जाऊं मैं दुल्हन जैसा आसमां धरती पर ले आऊं मैं चांद का डोला सजे धूम तारों में मचे झूम के दुनिया